श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग एकोणसाठावा श्री वसिष्ठ सांगू लागले राघवा पापाचा विनाश करणाऱ्या या दृष्टीचा आश्रय करून निसंगरूप जो संन्यास सर्व त्याग व सर्व जगाचे ब्रह्मामध्ये बाधरूप जे ब्रह्मार्पण त्यांनी युक्त होऊन तू राहा ज्याच्यामध्ये हे सर्व आहे ज्याच्यापासून हे सर्व आहे जो हे सर्व आहे जो सर्वत आहे व जो नित्य सर्वमय आहे तो परमात्मा आहे असे तू समज तो अज्ञांच्या दृष्टीने फार दूर असला तरी सर्वांचा आत्माच असल्यामुळे अगदी जवळ आहे त्याचप्रमाणे ते तत्व आकाशाप्रमाणे सर्वव्यापी असले तरी जातीप्रमाणे प्रत्येक वस्तूत पूर्ण आहे यासाठी तूही सर्व प्रकारे ते तत्वच आहेस त्यामुळे तू स्वतःला परिच्छिन्न जरी मानत असलास तरी त्यातच स्थिर आहेस त्याच्या सत्तेनेच तू सत्तावान होतोस तेव्हा आता मी आहे असा परिच्छिन्न अभिमान धरण्यात काय अर्थ आहे निसंशय ते तू आहेस जे निर्विषय अकृत्रिम चैत्यरहित चिदाभास संवेदन स्वयंप्रकाश ज्ञान तेच परमपद आहे असे जाण तीच आनंदोत्कर्षाची परमाष्ट पराकाष्ठा आहे तीच सर्व दृष्टींची सर्वोत्तम दृष्टी आहे तो सर्व महिम्यांचे सर्व प्रकारच्या महात्म्यांचे महात्म्य आहे तो सर्वमान्य गुरूंचा गुरु आहे तोच आत्मा तेच विज्ञान तोच शून्य व तेच परब्रह्म आहे तेच परमकल्याण आहे तो शिवस्वरूप आहे शांत आहे तीच विद्या व तीच परागती आहे हा जो आत सर्वानुभव रूप विच्छिदात्मा आहे तो सर्व आत्मद्रव्यांचा सत्तेने अनुभव घेतो तो जगद्रूपी तिळातील तैलात्मा आहे तो जगद्रूपी गृहातील दीप आहे तो जगद्रूपी वृक्षातील रस आहे तो जगतपशूंचा पालक आहे तो सर्वभूतरूपी मोत्यांचा तंतू आहे तो प्रत्येक भूताच्या हृदयरूप आकाशात ओलेला आहे त्याचप्रमाणे तो भूतरूपी किरण समूहांची तीक्ष्णता आहे तो पदार्थातील पदार्थत्व आहे तो अत्युत्तम तत्व आहे तो सद्वस्तूंचे सत्व आहे व असद्वस्तूंचे असत्व आहे तो आपल्या तात्विक बोधरूप अलौकिक उपायाने सर्व स्वतःलाच प्राप्त होतो हे सर्व जगद्भाव अविचाराने सुंदर दिसतात परमात्म्याचे वस्तुत अविद्यमान भाष असणारे भाव विचाराने विनाश पावणारे आहेत मिथ्या भ्रमरूप जगातील मी व इतर पदार्थ यांचा विचार केला की ते विनाश पावतात मी हा कोण आहे अत्यंत शुद्ध असलेल्या माझ्यामध्ये बुद्धीची आस्था कशी झाली म्हणजे माझ्यामध्ये आस्था उत्पन्न होण्याचे कारणच काय बुद्धी तरी मज असंग आत्म्याला कशी प्राप्त होते आदी मध्य अंत हे परिच्छेद व संकल्प कल्पना मीच आहे मी अनादी अनंत ब्रह्माकाश आहे तेव्हा मज आत्म्याला इयत्ता कशी व कोठून असणार असा ज्याचा आत निश्चय असतो तो बाहेर शास्त्रीय व लौकिक अविरुद्ध व्यवहार करत असला तरी त्याची ती स्थिती बाधित होत नाही कारण तो व्यवहार ही सर्वदा आत हर्ष विषाद शून्य असतो अत्यंत समब्रह्मामध्ये निश्चल झालेले त्याचे मन अस्त पावत नाही व उदयही पावत नाही आकाशाप्रमाणे ज्याचे शून्यत्व असते जो शून्य रूप महात्मा येथे भावनेनेच अद्वैत पदावर आरूढ झालेला असतो व्यवहारत नाही झोपेत जशी चित्ताची स्थिती निर्विकार असते तशीच त्याची व्यवहार समयही असते तो व्यवहार जरी करत असला तरी चित्रातील नराप्रमाणे क्षोभ पावत नाही चित्रातील पुरुषांप्रमाणे व्यवहार करतानाही ज्याच्या मनात मानापमानाधिकांमुळे थोडेसेही दुःख होत नाही तो मुक्तीला प्राप्त होतो ज्याप्रमाणे आरशात दिसणारा लोकांचा व्यवहार स्वतः आरशात कोणत्याही प्रकारचा वैचित्र्य विकार उत्पन्न न करताच दिसतो त्याप्रमाणे त्याच्या चिन्मणीत सर्व व्यवहार त्याला विकृत न करता होतो चिती अत्यंत निर्मल आहे त्यामुळे त्यात दिसणारा सर्व व्यवहार ही चित चमत्कृती आहे ती चित चमत्कृतीच जगदरूपाने भासते येथे ऐक्य नाही द्वित्व नाही द्वैतमय असा माझा उपदेशही नाही तर शब्द त्याचा अर्थ शिष्य त्याची इच्छा गुरु त्याचे व्याख्यान इत्यादी कल्पना चमत्काराने ते सर्व चिन्मयच आहे फार काय पण मी जो तुला उपदेश केला आहे तोही चिन्मय आहे शांत चितच आपल्या स्वरूपामध्ये चमत्कार करते विवर्त पावते हा संसार चित्साच प्रस्पंद विवर्त आहे व तिचा प्रस्पंद न होणे हेच परमपद आहे चित्स्पंदाच्या शमनानेच हा संसार शांत होतो तुझे चित्त अपरिच्छिन्न ब्रह्माकार परिणित झाले असता अंशभावाचा म्हणजे जीव जगतरूप एकदेश भावाचा जो नाश होणे तोच परमपुरुषार्थ व तोच वासनाक्षय होय ज्या अर्थी असत संवित स्पंद ही वर सांगितलेल्या जडभावास प्राप्त होतो त्या अर्थी स्पंद शून्यत्व हेच क्षितीचे अजड स्वरूप आहे असे अनुभवनिष्ठ मानतात संसार भावनेच्या अधीन आहे तो खरा आहे अशी भावना केली असता तसाच अनुभवाला येतो व त्याची भावना न केली की तो लय पावतो म्हणून तो निस्सार रूप आहे जीवनमुक्ताचे स्वरूप केवळ निरुपाधिक असते ज्यामुळे त्याचा संसारही तसाच अवशिष्ट राहतो म्हणजे चिन्मात्रच आहे यासाठी सोन्यातील कटकत्वादिकांप्रमाणे प्रमाता प्रमेय प्रमाण इत्यादी सर्व छिद्रूप चक्राचे वाहणेच आहे परंतु तो चिस्पंद चित होऊन पृथक नाही असे अज्ञान असा अविवेक हाच संसार आहे चितचा अबोध होताच सोन्यातील कटकत्वाप्रमाणेच चिस्पंद उत्पन्न होतो हे रामा केवळ बुधाने त्याचा विलय झाला असता शुद्ध चित्त अवशिष्ट राहते आत्मतत्वाचा नुसता बोध होताच भोगवासना क्षय पावते भोगांची भावना न करणे हेच ज्ञानित्वाचे मोठे लक्षण आहे त्याप्रमाणे तत्वज्ञाला स्वभावतःच सर्व भोग अभिमत नसतात कारण जो मिष्टान्नाने अतिशय तृप्त झालेला असतो तो कदान्नाची इच्छा कशी करील हेच ज्ञानाचे श्रेष्ठ लक्षण आहे असे तू जाण स्वभावतात जे भोगांचे अभावन भोगांची वांछा न करणे व सर्व विषयांच्या स्वरूपाने चित्स्पंदत नटून राहिलेला आहे असे समजणे हाच आत दृढनिश्चय असणे यालाच ज्ञत्व असे म्हणतात जो लोकांच्या अनुरोधाने विषयांचा भोग जरी घेत असला तरी वस्तुत तो भोग घेत नाही तोच तत्ववेत्ता होय तो लोकांचे अनुकरण करण्यासाठी भ्रांतिमानाबरोबर आपणही काठीने आकाशाला मारू लागतो अर्थात इतर लोकांप्रमाणे त्याची होणारी जी देहधारणेनिमित्त भोगांमध्ये प्रवृत्ती ती वृथा आहे पण कृत्रिम बुद्धी वाचून निरतिशय आनंदरूप आत्मतत्व प्राप्त होत नाही म्हणून सर्वच जरी चिदात्मरूप असले तरी प्रथम परिच्छिन्न दृष्टीचा अंगीकार करून नंतर तिचा निराश करावा लागतो तर मग देहात्मबुद्धीचा निराश करून त्याच्याद्वारा तत्वदर्शनोपयोगी असल्यामुळे आपल्या हस्तपादादी अंगांना तोडून टाकणे इत्यादी साहसांचाही सर्वात्मदर्शनाप्रमाणे तत्वज्ञाना उपयोग होईल हे खरे आहे पण कोठेही शास्त्रावरून अथवा विद्वदान विद्वत अनुभवाने आपली अंगे तोडणे हा ज्ञानाचा उपाय आहे असे सिद्ध होत नाही कारण ही चित जोवर अज्ञानाने आच्छादित असते तोवर ती विषयकोटीत प्रविष्ट होऊन स्वतःही स्पंदरूपिणी अशी होऊन बाह्य विषयांना पाहते व त्यामुळे भ्रमाचा अनुभव घेते जेव्हा आज सम्यक बोधाचा उदय होतो तेव्हा एखाद्या विजलेल्या दिव्याप्रमाणे सर्व स्पंदास्पंद दंशाचा क्रम त्याच्या नावासह कोठेतरी निघून जातो म्हणजेच तो बाधित होतो शांत झालेल्या दीपज्योतीप्रमाणे स्वभावतःच अत्यंत शांतरूप असलेल्या चित्तीच्या स्पंदास्पंदमय परिणामाची यत्किंचतही वार्ता उरत नाही स्पंदरहित वायूचे रूप सत आहे की असत आहे की अनिर्वचनीय आहे हे कळत नाही ज्याप्रमाणे ज्या चितीला अज्ञान व स्पंद नाही ती प्रशांत आहे तिलाच मोक्ष म्हणतात जेव्हा चित्तात्मा चित्स्पंद ब्रह्माकार धारण करतो तेव्हा तो बंधाला व मोक्षालाही कारण होत नाही तो केवळ आत्मस्वरूपात स्थित होतो त्यामुळे तो बंधालाही कारण होत नाही व मोक्षाच्याही उपयोगी नाही चित्ताकार व त्याची शांती या दोन व्यर्थ दशांना जर चित्त प्राप्त न होईल तर बंध व मोक्ष यांचे नावही ऐकू येणार नाही मोक्ष होवो मला मोक्ष मिळो असे वाटणे हाही बंध आहे यासाठी काही संवेदन न होणे हे तुझे परमश्रेय आहे जे विषयभासरहित व अजड ते परमपद होय विषयोन्मुख स्वरूप न होणे हेच चितीचे स्वरूप आहे महाचितीचा जो संकल्पन हा शब्द व त्याचा अर्थ एतद्रूप स्पंद तोच बंधमोक्ष इत्यादिकांना योग्य आहे त्याचे प्रमाणत निरूपण करू लागले असता तो नाश पावतो केवळ यथार्थ दर्शनानेच अहंभाव निराधार होऊन अगदी शांत झाला असता कशाने कोणाचे काय बद्ध होते व काय मुक्त होते ते आम्हास कळत नाही विवेकी स्वतः रचलेल्या संकल्पातील हे माझे संकल्पित व हे असंकल्पित हा विभाग जर टाकून देईल तर तो आपोआप नाश पावेल व त्यामुळे कोणत्याही प्रतिबंधा वाचून सर्व संकल्प शून्य स्पंदरहित होईल ज्ञानी चैतन्याने आपला संकल्पमय स्पंद सोडला सोडला व प्राणवायूही स्पंदरहित झाला म्हणजे चित आपल्या चितघन स्वरूपात अवस्थित होते आणि स्पंदमय वाद क्षीण झाला असता तन्मूलक संसारही क्षीण होतो चितचा प्रकाश हा चितस्पंद आहे असे नित्य ज्ञान झाले असता चित होऊन निराळा स्पंद राहत नाही जो या दृश्यमय दीर्घ स्वप्नात दुसरे स्वप्न पाहू लागतो तो मोह पावतो पण जो आत्मसंविदेला सर्वात्मक पाहतो तो ज्ञानी भ्रमात पडत नाही ज्याच्यामध्ये बळजबरीने सतत जगदाकार भ्रमांच्या सत्तेचा उदय होतो ज्यात हे सर्व संकल्प रूपमळ लीन होतात व विषयानुभवजन्य आनंद उद्भवतात त्या प्रत्येकात्म्याला मनात ध्यानाने साक्षात जाण इति श्री वासिष्ठ महारामायणे प्रकरणे पूर्वार्धे एकोनषष्टितमः सर्गः श्रीराम